त्या इमानानं तुमच्या पैशाला जपून गेली साठ वर्ष तुमची सेवा बजावून सर्वात जुनी म्हणूनच सर्वांच्या सुखसोयीची ठरलेली B S N boat company ही खरीखुरी कोकणची बोट कंपनी होय प्रवास तीनच करा कारण ती कंपनी तुमचीच आहे ी चादु गतता पण्